श्रीधर कृत श्री हरिविजय अध्याय तिसावा सत्यभामा रुक्मिणी आणि कृष्ण श्रीकृष्ण व सत्यभामा यांचा एकदा मजेदार प्रेम कलह झाला मित्रविंदा नावाची कृष्णाची जी स्त्री होती तिच्या सदनात जाण्यासाठी कृष्ण निघाला होता पण तो सवयीने वळला मात्र सत्यभामीच्या सदनाकडे आणि सदनाच्या दारात सत्यभामीने त्याचे स्वागत केले तेव्हा म्हणाला मित्रविंदे तुझी फार आठवण आली म्हणून मी इकडे आलो सत्यभामा चमकली पण तिनेही टोमणा मारला मथुरा सोडून कंसासूर इकडे कुठे आला तत्काळ कृष्ण म्हणाला मी तर कृष्ण आहे इथे कंस कुठला सत्यभामा म्हणाली मग मित्रविंदा तरी इथे कुठली आपली चूक कळताच कृष्ण एकदम गुप्त झाला आपण टोमणा मारला सवतीचा मत्सर केला कृष्ण त्यामुळेच गुप्त झाला या विचाराने सत्यभामा उदा झाली ती आपल्या घरात मंचकावर बसून रडू लागली तिने दुतीला म्हटले तू कृष्णाला बोलावून आण दुती कृष्णाला भेटली तो त्यावेळी कामात घडला होता तो म्हणाला मी यावेळी येणार नाही दूती धावतच परत गेली सत्यभामेकडे जाऊन तिने तिला निरोप सांगितला तोपर्यंत दूती दमून घामाघून झाली होती तिचे केस वाऱ्याने विस्कटले होते भयाने ओठ कंप पावत होते कुंकू सरकले होते तिची ती लक्षणे पाहून हिनेच कृष्णाची शृंगार चेष्टा केल्या असणार असा संशय सत्यभामेला आला ती दूतीलाच चिडून उलटे सुलटे प्रश्न विचारू लागली दूती कृष्णाची भक्त होती तिने त्या प्रश्नांची अशी विक्षिप्त उत्तरे दिली की सत्यभामेला तिच्या शुद्ध भक्तिभावनेचा प्रत्यय आला आणि तिने दूतीला जायला सांगितले ती प्रश्नोत्तरे म्हणजे वाक्चातुर्याचा नमुनाच सत्यभामेचे प्रश्न जसे तिरकस तशी दुतीची उत्तरे समर्पक धापा का टाकतेस तर धावत आल्यामुळे दमले म्हणून केस का विस्कटले तर श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक लोळले म्हणून घामाने वस्त्र भिजलेले पाहून वस्त्र का भिजले असे विचारले तर म्हणाली मत्स्यावतारी श्रीहरीला पाण्यात शोधित होते म्हणून जो जो प्रश्न शृंगारविषयक संशयाने तिने विचारला त्याला त्याला दूतीने भक्तीविषयक उत्तरे दिली सत्यभामेला आपल्या संशयखोर मनाचीच शेवटी लाज वाटली दुतीला तिने रजा दिली सत्यभामा एकटीच विराहाने व्याकुळ झाली मनातल्या मनात कृष्णाचा धावा करू लागली तिला फार काळ ताटकळत ठेवणे बरे नाही असे वाटून कृष्ण तिच्याकडे आला पण तिच्या सदनाचे दार बंद होते कृष्णाने दारावर टिचक्या वाजवल्या आता सत्यभामा चेष्टा करण्याच्या मनस्थितीत होती तिने आतून विचारले त्यांना कृष्णाने जी उत्तरे दिली त्याचा वेगळाच अर्थ घेऊन तिने त्याला वारंवार निरुत्तर केले तिने विचारले कोण आहे कृष्ण म्हणाला मी माधव आहे तेव्हा ती म्हणाली माधव म्हणजे वसंत ऋतूतील महिना त्याचे इथे काही काम नाही कृष्ण म्हणाला मी चक्रधर आहे सत्यभामा म्हणाली चक्रधर म्हणजे कुंभार मग तो म्हणाला मी धराधर आहे तर सत्यभामा म्हणाली धराधर म्हणजे शेषनाग कृष्ण कालियामर्दन नावाने आपली ओळख करून देऊ लागला सत्यभामा म्हणाली गरुड हाच कालियामर्दन पक्षी इथे कशाला आला अशी उत्तरे प्रत्युत्तरे झाली मग सत्यभामेने कृष्णाला आत घेतले नंतर कृष्ण व सत्यभामा यांचा सुखसंवाद झाला कृष्ण कोणत्या तरी दुसऱ्या स्त्रीशी रममाण होऊन आला आहे असं आरोप करण्यासाठी सत्यभामेने अनेक खोचक प्रश्न विचारले पण त्याचे स्पष्टीकरण कृष्णाने वेगळीच उत्तरे देऊन केले त्यातून परस्परांची उत्कट प्रीती प्रस्फुटित होत होती सत्यभामेचे कृष्णावर एवढे प्रेम असे की तो दृष्टीआड झालेला तिला आवडत नसे जन्मोजन्मी कृष्णच आपला पती हवा असे तिला सारखे वाटे नारदांना तिने या हेतूच्या पूर्तीसाठी कोणते व्रत करावे ते विचारले नारदाना वाटले कृष्णाची भक्ती लाभल्यावर पुन्हा तरी कशाला मागावेत सत्यभामा अज्ञेने आहे पण आपला एकटीचाच कृष्ण असा जो तिला अभिमान झाला आहे तो दूर करण्यासाठी काहीतरी युक्ती करावी ते म्हणाले तू कृष्णाचेच दान या जन्मी कोणाला तरी दे त्यामुळे पुढील सर्व जन्मात तोच तुला पती म्हणून लाभेल पण कृष्णाला आधी विचारून मगच व्रत कर सत्यभामा कृष्णाला म्हणाली नाथ जन्मोजन्मी तुम्हीच माझे पती व्हावे असे मला फार वाटते तुम्ही मला त्यासाठी एक व्रत करण्यास अनुज्ञा द्या तुमचे दान मी कोणातरी विपराला देऊन टाकणार आहे कृष्ण म्हणाला जर कोणी मला दान म्हणून स्वीकारण्यास तयार असेल तर दे सत्यभामेने ब्राह्मणांना बोलावले कृष्णाचे दान मी तुम्हाला देऊ इच्छिते आपण त्यांचा स्वीकार कराल का तेव्हा ते म्हणाले कृष्ण हा चोर आहे कपटकारस्थाने करणार आहे व्याभिचारी आहे याला सोवळे ओवळे काहीच नाही आम्ही याचे दान काही घेणार नाही कृष्णाचे दान घ्यायची कोणाचीच तयारी नव्हती तेव्हा निराश होऊन सत्यभामेने नारदांना विचारले देवर्षे आपण नारायणाचे फक्त आपणच कृष्णाचे दान का घेत नाही नारद म्हणाले मी दान घेतो त्याच्यासारख्या त्रैलोक्याचा ठेवा कोण सोडील मग यथाशास्त्र कृष्णाचे दान सत्यभामेने नारदांना दिले कृष्ण आपल्या परमभक्तांचा दास झाला नारद म्हणाले कृष्णा माझी वीणा यापुढे तू सांभाळली पाहिजे देवपूजेची पेटी तूच धर मग ते कृष्णाला घेऊन द्वारकेत निघाले गगनमार्गे ते जाणार तोच बलराम वगैरे यादववीर त्यांना अडवायला आले तेव्हा कृष्ण म्हणाला नारदा यादववीर तुला अडवतील मला हिसकावून नेतील तूच माझे रक्षण कर बलरामाने विचारले नारदा तू कृष्णाला घेऊन कुठे चाललास अरे आम्ही तुला मार देऊ नारद म्हणाला सत्यभामेला आधी विचारा कृष्णाने कृष्णाचे तिने मला दान दिलं आहे तो खुशीने मजबरोबर आला आहे तुम्ही उगाच मजसारख्या गरीब ब्राह्मणाला का मारता सत्यभामा दान देण्यास स्वतंत्र थोडीच आहे तो तर अनेक स्त्रियांचा पती तिचा एकटीचा नाही असे म्हणत नारद व कृष्ण यासह यादव सत्यभामेच्या सदनापाशी पुन्हा गेले तो तिथे कृष्णाचा मुख कृष्णाच्या मुख्य मुख्य स्त्रियांनी सत्यभामेभोवती घोळका केला होता तू कृष्ण का देऊन टाकला तो आमचाही आहे तुझा एकटीचा नाही असे बजावून त्या तिच्याशी भांडत होत्या ती मुकाट्याने बसली होती तिला यादवांसह कृष्ण व नारद परत येताना दिसले कृष्ण परत मागावा असे तिच्या मनात आले तिच्या देखतच यादवानी नारदाला म्हटले मुनिवर्य काहीही करून आमचा कृष्ण आम्हाला परत द्या नारद म्हणाले मी एकटा आता म्हातारा झालो आहे त्रिखंडात संचार करावा लागतो कृष्णाची सोबत म्हणजे माझे आधाराची काठी आहे तो मी परत कसा देऊ यादव म्हणाले आम्ही त्याऐवजी दुसरा कोणीतरी देतो नारद म्हणाले पण कृष्णाची बरोबरी करणारं कोणीच नाही मग मूल्यवान अशी एखादी वस्तू द्या छे त्रिभुवना त्याचे की मूल्यवान व अविनाशी काहीच नाही सेमंतक मणीही आम्ही देतो पण कृष्ण परत द्या यादव म्हणाले नारद म्हणाले सेमंतक त्या मण्याची कीर्ती काही चांगली नाही किती लोकांचा धनलोभाने जीव गेला मला नको तो मणी मग असे करा कृष्णाच्या भार भर सोने आम्ही तुम्हाला देऊ नारद हसून म्हणाले मी सोने घेऊन काय करू पण तुमच्याजवळ तरी दुसरे काय चालेल सोने दिलेत तरी मला चालेल नारदांना माहीत होते की आता यादवांचा व सत्यभामेचा गर्व नाहीसा होणार सत्यभामा म्हणाले तराजू आणा मी माझे सर्व सोने पारड्यात घालते सेमंतक आहे तोवर चिंता नाही मोठा तराजू आणला गेला एका मोठ्या पारड्यात कृष्णाला बसवून यादव दुसऱ्या पारड्यात सोन्याचे दागिने टाकू लागले तराजू उंच अशा दृढ खांबाला बांधला होता सत्यभामेने आपले सर्व सोने पारड्यात टाकले इतर स्त्रियांनी आपले सोने आणून घातले तरी कृष्णाचे पारडे जडच यादवानी द्वारकेतील सुवर्णाचे निधी आणले व घातले तरीही कृष्णाचे पारडे जडच देवकी सथा आली नारदांची विनवणी करू लागली नारद म्हणाले यादव मला कृष्णाच्या भार भारंभार सोने देतील तर मी कृष्ण परत देईन रुक्मिणी कुठे होती ती या घोळक्यात कुठेच दिसली नाही तिलाही बोलावून आणले सारा प्रकार तिला सांगितला तिच्या दृष्टीने कृष्ण दूर जाणारच नव्हता पण तिने हसून म्हटले मी शुद्ध भक्तीने प्रयत्न करून पाहते मग तिने एक तुळशीचे पान आणले नारदाचे व कृष्णाचे पंचोपचाराने पूजन केले मग ते तुळशीचे पान भावभक्तीने तराजूच्या पारड्यातील सोन्याच्या राशींवर ठेवले आणि म्हटले मधुसूदना माझे जर तुझवरचे प्रेम अनन्य असेल तर या तुळशी दलाचा मान राखून तू भक्तीची श्रेष्ठता दाखवून दे त्यावेळी कृष्णाचे पारडे अलगत वर आले तुळशीच्या पानामुळे दुसरे पारडे खाली गेले सर्वत्र जयजयकार उठला देवाने रुक्मिणीवर सुमन वर्षाव केला कृष्ण तराजूच्या पारड्यातून उठला नारदांनी सर्व सोने तसेच यादवांना सत्यभामेला व इतर स्त्रियांना परत केले सोने परत घेण्यासाठी सांसारिक जीवाप्रमाणे सर्व स्त्रिया धावल्या देवकीही धावली तेव्हा हे सोने अजूनही तुम्हाला कशाला हवे सुनाना द्या असे कृष्णाच्या स्त्रिया म्हणू लागल्या सत्यभामा नारदाच्या पाया पडली जगातील सर्व संपत्तीपेक्षा शुद्ध भावनेने कृष्णाला अर्पण केलेले एखादे तुळशीचे पानही भारी आहे हे तिला समजून आले होते कृष्ण परत आला नारदांनी ते तुळशीचे पान कृष्णाला खरोखरच अर्पण केले रुक्मिणीने आनंदाने नारदांना नमस्कार केला नारायण नारायण असे म्हणत नारद आपल्या विणेचा झंकार करीत कृष्णाचा निरूप घेऊन निघाले एका तुलसी दलाने भगवंत वश होतो पण धनसंपत्तीने वश होत नाही अध्याय तिसावा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू